रामकृष्ण गोविंद मागच्या प्रवचनात आपण बघितलं सदतीसाव्या प्रकरणात सदतीसाव्या प्रवचनात विदूर धृतराष्ट्राला काय उपदेश करतात आणि त्यातलं मला भावलेलं एक वाक्य मी आपल्या नजरेला आणून दिलं विदूर म्हणतात जो आपल्या मागे सगळे सोयऱ्यांना न कळत शरीराचा त्याग करतो तोच खरा धीर पुरुष होय प्रचंड वेदना होतात मृत्यूच्या वेळेला त्यावेळेला सगळे सोयऱ्यांचा त्याग करणं संसारातल्या आसक्तीचा त्याग करणं मुलाबाळांच्या मध्ये असलेल्या आसक्तीचा त्याग करणं मुलाबाळांचा नव्हे घराझाराचा त्याग करणं म्हणजे त्यात असलेल्या आसक्तीचा त्याग करणं अत्यंत कठीण आहे अनलेस अँड अँटील आपल्याला त्याची आधीपासून सवय नसेल तर त्यामुळं बर हा उपदेश एकट्या विदुराने धृतराष्ट्राला केला असा आहे का हो मागच्या प्रवचनात मी संदर्भ दिला नावाने गोकर्णाचा संदर्भ दिला गोकर्णानी आपले वडील आत्मदेव यांना काय सल्ला दिला आत्मदेव ब्राह्मणाला मुलगा नव्हता म्हणून तो आत्महत्या करायला निघालेला होता आपण कथा वाचा पहिल्या भागवताच्या सुरुवातीला महात्म्यामध्ये कथा आहे धुंदुकारी आत्मदेव आणि स्ववाक्य स्थापिका त्याची आई म्हणजे हट्टाग्रही आई अशा या तिघांची कथा आणि गोकर्ण अशा या चौघांची कथा आहे त्यामध्ये सुरुवातीला असं आहे आत्मदेव ब्राह्मणाला मुलगा नव्हता म्हणून तो घर सोडून आत्महत्या करायला गेला त्याला तिथे भेटलेल्या एका ऋषींनी सांगितलं तुझ्या भाग्यात मुलगा नाही तो म्हणाला मला तुम्ही असलं काही प्रवचन देणार असाल तर सांगू नका मी आत्महत्या करतो मुलासाठी काही प्रयत्न करणार असाल तर बघा त्या ऋषीने त्याला एक फळ दिलं वगैरे वगैरे सगळी कथा माहिती आहे मुलगा झाला पण तो मग मुलगा कसा झाला त्याचंही वर्णन आहे ज्याने शब्दानी माझे तोंड आणि तुमचे कान विटाळू नयेत असा सगळा त्या मुलाचा व्यवहार होता म्हणजे तो इतका दुष्ट आणि विघातक होता की काय बोलायची सोय नाही त्यानं पण आत्मदेव कंटाळला आणि त्याच्या मनात परत आत्महत्येचे विचार आले म्हणजे काय हो मुलगा आहे तरी प्रॉब्लेम मुलगा नाही तरी प्रॉब्लेम धन आहे तरी प्रॉब्लेम धन नाही तरी प्रॉब्लेम शरीर अवस्था उत्तम आहे तरी प्रॉब्लेम मन लागत नाही हो काय करणार शरीर अवस्था कठीण आहे गलितगात्र आहे तरी प्रॉब्लेम सुनेचं पटत नाही तरी प्रॉब्लेम सुनायचं पटत तरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम हे सुटतच नाहीत असे सुटणार नाहीत त्याच्यापासून प्रॉब्लेम पासून अडचणींपासून मला दूर व्हायला पाहिजे आणि दुसरं साधन शोधायला पाहिजे काय सांगितलं त्या आत्मदेवाला गोकर्णाने पहिला महात्म्याचा भाग काढा त्यातला चौथा अध्याय आणि चौऱ्याहत्तरावा श्लोक भागवत महात्म्य चौथा अध्याय चौऱ्याहत्तरावा श्लोक हा चिंतनाचा विषय आहे आणि काय आहे यामध्ये जे सांगितलेलं आहे ते काही शब्दशः तंतोतंत पाळायचं अशातला अर्थ नव्हे माझ्या दृष्टीने माझी परिस्थिती कशी आहे आता उदाहरणार्थ मला एकच नातू आहे सून खूप छान आहे मुलगा खूप छान आहे दोघं नोकरी करतात अहो मुलाचा सांभाळ करणं हे माझं कर्तव्य आहे ही परिस्थिती दुसऱ्यावर कुणावर नसली की त्याचंच उदाहरण घेऊन माझ्या डोक्यात आहे हो सगळं पण काय अजून संसार सुटत नाही नातवाला सांभाळायला लागतं अरे आनंदाची गोष्ट आहे मुलं सासून विचारतात मुला नातवाला सांभाळावं पण त्यातून वेळ कसा काढावा भगवंतांच्यासाठी नातवाला नातीला सांभाळताना सुद्धा भगवंतांचं कसं स्मरण ठेवावं हे लक्षात घ्यावं सुनेचं पटत नाही हो ती ऐकत नाही नोकरीला जाते शेवटी घरात मी एकटी असते अमुक तमुक तरी प्रॉब्लेम म्हणजे काय बोलायचं सांगा कुठलीही परिस्थिती असली तरी मी जर नकार घंटाच वाजवणार असेन आणि भगवंतांचं स्मरणच करणार नसेन तर भगवंत काय करणार आणि भगवंतांचं स्मरण हे वर करणी दुसऱ्याला दाखवण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी नाही जीवापाड जीवापाड गोकर्ण म्हणतो हा संसार असार आहे हा अत्यंत दुःखरूप आहे मोहात पाडणारा आहे कोणाचा पुत्र कोणाचे धन आसक्ती असलेला मनुष्य रात्रंदिवस दुःखाने जळत असतो मग परिस्थिती अनुरूप असो अनुकूल असो प्रतिकूल असो जळायची आणि रडत बसायची सवयच आहे इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळत नाही गोकर्ण सांगतो भागवताच्या महात्म्यात आहे मी नाही सांगत इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळत नाही केवळ विरक्त एकांतात जीवन कंठणारे मुनेच सुखी असतात हा माझा पुत्र आहे या अज्ञानाचा त्याग करा मोहामुळे नरक प्राप्ती होते हे शरीर तर नाहीसे होणारच आहे म्हणून सर्व संग त्याग करून वनामध्ये निघून जा अजिबात शक्य नाही आहे आज वनामध्ये जाणं परंतु सर्व संग त्याग मनानं मनानं जिथं जिथं गुंत आहे त्याचा त्याचा त्याग करणं शक्य आहे की नाही मी तुम्हाला सत्य घटना सांगतो महिना पंधरा दिवसापूर्वीची आहे वय वर्ष चौऱ्याण्णव पंच्याण्णव असेल गलित गात्र अवस्था त्यांचं नाव अण्णा तेलंग काय व्यक्तिमत्व असावं त्यांना पगार काय पेन्शन काय चांगली मिळते त्यांच्याकडं जे काही आहे त्याचा त्याने विचार केला आर्थिक धन त्याचा त्याने विचार केला हिशोब केला काय साधारण माझी प्रकृती आहे याचा विचार करता उर्वरित आयुष्यासाठी मला कमीत कमी काय लागेल तेवढं धन त्याने स्वतःपाशी ठेवलं आणि सगळ्या उरलेल्या धनाचं अठरा सामाजिक संस्थांची निवड करून त्यांना दान करून टाकलं खूप मोठी रक्कम होती ती ह्या त्या त्या खोलात मी जात नाही पण वय वर्ष चौऱ्याण्णव मध्ये असलेली सर्व संपत्ती आपल्या हाताने सर्व सामाजिक कार्य करणाऱ्या उत्तम संस्थांची निवड करून त्यांना देऊन टाकायचं ही केवढी अनासक्ती आहे आपणही भोगायचं नाही दुसऱ्यालाही भोगून द्यायचं नाही चांगल्या कामात सहकार्य करायचं नाही मला त्यांनी बोलवून मला ही देणगी दिली जवळ बसून माझ्या आणि त्यांचे फार जवळचे संबंध आहेत खूप मला ते प्रेम करतात माझ्यावर त्यांनी पण गप्पा मारून एक तासभर आम्ही गप्पा मारल्या पण मला फोन करताना त्यांनी सांगितलं आपटे माझं काही खरं नाही केव्हा काय होईल त्यामुळे तुम्ही या आणि मी काही तुमच्या संस्थेला देणगी देणार आहे काय बघा मनाची अवस्था असेल आणि इथं हा काय म्हणतो हा माझा पुत्र आहे या अज्ञानाचा त्याग कर मोहामुळे नरक प्राप्ती होते हे शरीर तर नाहीसे होणारच आहे म्हणून सर्वसंग त्याग करून वनामध्ये निघून जा असे म्हटल्यानंतर त्या आत्मदेव ब्राह्मणाने मुलाला विचारलं गोकर्णाला विचारलं पुत्रा वनात राहून मी काय करावे ते मला तू सविस्तर सांग कुठला साठीचा सत्तरीचा माणूस मुलाला असं विश्वासात घेतो मुलगा ही कर्तृत्ववान मोठा झालेला असतो त्यालाही जगाचा अनुभव असतो पण असं मी विचारतो का तो मुलगा म्हणजे गोकर्ण म्हणाला हे शरीर हाडे मांस आणि रक्ताचे कोठार आहे शरीर म्हणजे मी असे म्हणणे सोडून द्या स्त्री पुत्रांना सुद्धा आपले मानू नका हा संसार क्षणभंगूर आहे असे नेहमी मानून केवळ वैराग्य रसात आनंद मानून भगवंतांची भक्ती करा नेहमी धर्माचा आश्रय करून राहा वाक्य महत्वाचं आहे धर्म समजून घ्यायला पाहिजे मी अनेक वेळेला सांगतो आणि सांगेन धर्माचा अर्थ म्हणजे काय ते सर्व लौकिक व्यवहाराचा त्याग करा साधू संतांची सेवा करा भोग लालसेला जवळही येऊ देऊ नका दुसऱ्यांच्या गुणदोषांचा विचार करणे तत्काळ सोडून द्या भगवत सेवा व भगवंतांच्या कथांचा नित्य आनंद लुटा याप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवाने घर सोडले तो वनात निघून गेला त्याचे साठ वर्षाचे वय झाले होते तरी बुद्धी स्थिर होती रात्रंदिवस भगवंतांची पूजा अर्चा आणि नियमितपणे भागवताच्या दशमस्कंदाचे वाचन करून त्याने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेतली मुलगा हा असा धुंदुकारी बायको ही स्वमत स्थापिका गेली ती काहीही नाही ऐकणार अशा पद्धतीनं संसारात विटलेला माणूस आत्महत्या करायच्या प्रवृत्तीचा असणारा त्यानं संसारात मधल्या आसक्तीचा पूर्ण त्याग केला आणि सतत भागवत दशमस्कंधाचा पठणाचा कार्यक्रम चालू ठेवला काय झालं भगवंतांच्याशी एकरूपता अर्जुन अर्जुनाचं काय झालं काढा तुम्ही पहिला स्कंध तेरावा अध्याय आणि पंचवीसावा श्लोक काय झालं तो नाही तो हा नव्हे तेरावा नव्हे सॉरी भगव अध्याय चौदावा चौ नाही अध्याय अध्याय पंधरावा पहिला स्कंद अध्याय पंधरावा आणि श्लोक तीस आणि एकतीस अर्जुनाची अवस्था अर्जुनाला युद्धाच्या प्रारंभी भगवंताने दिलेल्या गीता ज्ञानाचे काळामुळे आणि मध्ये अनेक कर्मे केल्याने प्रमाद घडून विस्मरण झाले होते त्याने पुन्हा स्मरण झाले त्याचे त्यांनी परत त्याचं स्मरण केलं गीता ज्ञानाचं गीता ज्ञान म्हणजे आत्मविद्या आणि झालं काय ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने मायेचे आवरण नाहीसे होऊन त्याला गुणातीत अवस्था प्राप्त झाली जैताबद्दलचा संशय निवृत्ती झाली सूक्ष्म शरीर भंग पावले आणि तो शोकापासून आणि जन्म मृत्यूच्या भयापासून चक्रातून कायमचा मुक्त झाला धृतराष्ट्रासारखा इतका इतका दुष्ट माणूस त्यानं गीता ऐकली इच्छेनं असू दे अनिच्छेनं असू दे परंतु युधिष्ठिराचं घोर सोडल्यानंतर तोही ब्रह्मपदाला प्राप्त झाला केवळ आणि केवळ गीता ऐकल्यामुळं मी या वयात दशमस्कंधाचा सतत पठण भागवतातील एकादश स्कंधाचं सतत पठण अर्थाचं किंवा गीतेच्या अर्थाचं सतत पठण केवळ आणि केवळ भगवत प्राप्ती व्हावी या उद्देशाने करतो का भगवान म्हणतात तू आलास माझ्याकडे मी तुझे सगळे प्रॉब्लेम सोडवतो काय तुझे गुडघे दुखी असू दे हार्टचे प्रॉब्लेम असू दे पैसे अनेक मला अनेक फोन येतात तक्रारींचे मी काय सगळं इतकं सांगत नाही मी तेवढा अधिकारी नाही परंतु भागवतात सांगितलेला आहे गीता अर्थ हृदयात भिनला पाहिजे भागवत दशमस्कंद सतत भागवत एकादश स्कंद सतत ऐकून ऐकून इतकी सात्विक वृत्ती होते भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणारच नाही हे मी करतो का आणि याला एक वाक्यानं माझ्या मनात जे विचार आले की सगळ्यांचा सगळ्या सोऱ्यांना न कळत मरावे तो धीर पुरुष या एका वाक्यावर मी जे चिंतन केलं हे चिंतन महत्वाचं या दृष्टीनं वाचन हवं नाहीतर वाचलं पुढं गेलं संपलं भगवत कथा ऐकली पुढं गेलं संपलं असं नाही या दृष्टीनं चिंतन करून माझं म्हातारपणाचं आयुष्य सुखावह मी कसं करावं याबद्दल विचार करावा त्यासाठी भगवंतानी बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी